संगीत क्षेत्रात आतापर्यंत अनेक कलावंत प्रसिद्ध होऊन गेले काही लोकांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या तऱ्हेचं संगीताचं वातावरण होतं त्याच्या अनुषंगानं आपली मेहनत केली आपलं नाव केलं आणि अशा लोकांमध्ये विशेष करून जुन्या पिढीतल्या लोकांना जे एल रानडे या संगीतकाराचं नाव कायमचं लक्षात राहील अशी यांची कामगिरी आहे श्रीयुत जनार्दन लक्ष्मण रानडे हे जे एल रानडे या नावाने प्रसिद्ध झाले आज ते नव्वद वर्षाचे आहेत आणि एक्क्याण्णव्या वर्षात त्यांचं पदार्पण होत आहे तर अशा या संगीतकाराचं जीवन आपण जर पाहिलं संगीताच्या क्षेत्रात त्या काळी त्यांनी काय अनुभव घेतले कशा प्रकारे त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांना संगीताच्या क्षेत्रात काम करताना सामोरं जावं लागलं बरे वाईट अनुभव आले त्या सर्वाचा गोषवारा त्यांच्याकडून जर आपल्याला मिळाला तर अलीकडे जे चित्र आपल्याला दिसतंय की संगीताच्या क्षेत्रामध्ये विलक्षण चैतन्य आलेलं आहे अनेक लोक संगीताच्या क्षेत्रात आज काम करत आहेत अनेक लोकांना यात पुढे येण्याची संधी मिळालेली आहे तर अशा सर्व लोकांना रानडे यांच्या अनुभवातून बरंच काही मिळवता येईल शिकता येईल आणि म्हणूनच त्यांचा आज हा आपण साक्षात्कार इथे घेत आहोत तर रानडे साहेब आपण नव्वदावं वर्ष पूर्ण केलं त्याच्याबद्दल सर्वांच्या तर्फे आपलं अभिनंदन आणि आरंभीचा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की आपला जन्म आपलं बाळपण नंतर शालेय शिक्षण आणि संगीताचं शिक्षण हे कुठे आणि कशा वातावरणात कशा रीतीनं झालं त्या संबंधी आपण सुरुवातीला माहिती द्या माझा जन्म दिनांक सत्तावीस मार्च एकोणीसशे पाच रोजी माझ्या आईचे मामा दादाशास्त्री दातार यांचे घरी इचलकरंजी येथे झाला हे दादाशास्त्री दातार इचलकरंजी संस्थानिकांचे राजवैद्य म्हणून होते हरिदासी पौराणिक कथांच्यासाठी लागणारा जो एक पद्यरचनाचा भाग होता तो त्यांच्या त्या तशी पद्य पद्यरचना त्यांनी पुष्कळसारखी केलेली होती आणि ती केलेल्या पद्यरचनेपैकी सारखा भाग माझ्या आईला मुखोद्गत होता आणि ती पुष्कळ वेळेला ती कथानक म्हणतही असे अशा रीतीने हा संगीताचा वारसा माझ्या आईकडून मला मिळाला आणि त्या तिचंच मला या प्रोत्साहन हे संगीत शिकण्यासाठी म्हणून जे मिळालं ते तिच्याकडूनच मला मिळालं तसे माझे आजोबा पूर्वीच्या पद्धतीतले म्हातारे ग्रस्त असल्यामुळे त्यांना असं वाटे की हा मुलगा जर शिकला संगीत शिकला तर कुठेतरी एखाद्या नाटक कंपनीमध्ये पळून जाईल आणि अशा तऱ्हेची त्यांची भीती मनामध्ये होती पण मला तशी भीती माझ्या आईला कधी वाटली नाही बाळपण आपलं इचलकरंजीत गेलं का सांगलीला गेलं सांगली ते कशाला कसं आलं ते मी सांगतो तर माझे वडील सांगली संस्थांच्या नोकरीतच सेलिब्रिटी स्टार म्हणून नोकरीला होते आणि त्यांचा एकोणीसशे अठरा साली ते वारले त्यावेळेला मी साधारण पाच एक वर्षाचा होतो तेव्हा शिक्षणासाठी आणि माझ्या पाठचे दोन भाऊ आणखीन होते तर ह्या सगळ्या तिघांचा परिवार आणि स्वतः असे सगळे मिळून कुठेतरी एका ठिकाणी शिक्षणासाठी स्थिर होणं जरूर होतं तेव्हा सांगली हे आमचं मूळचं राहण्याचं गाव तिथे माझे पणजोबा सुद्धा सांगली संस्थानामध्ये खाजगी कारभारी म्हणून काहीतरी शेव अठराशे सत्तरच्या षट अठराशे नव्वद नंतर आले असतील तेव्हा त्यावेळेला त्यांनी इथे जे घर सध्याच्या हार्बर रोडवरती जे बांधलेलं होतं त्या आम्ही घरामध्ये राहायला आलो आणि तिथे आमचं सगळं शालेय शिक्षण माझ्या माझं माझ्या भावांचं अशा तऱ्हेचं तिथे सुरुवात झाली कुठल्या शाळेत शिक्षण झालं आपलं ते आता प्रायमरी स्कूलमध्ये तिथे जे झालं ते प्रायमरी स्कूलमध्ये झालं पण सिटी हायस्कूलमध्ये मी एकोणीसशे सतरा साली आलो आणि तेव्हापासून ते मुळीनी सात वर्ष मॅट्रिक होईल तोपर्यंत चोवीस सालापर्यंत सगळं सिटी हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं सांगलीच्या आपण विद्यार्थी होय होय आता गाण्याचं शिक्षण हे बाळकडू आपल्याला आईकडून मिळालेलंच होतं मग तसं पद्धतशीर शिक्षण आपलं सांगलीत आल्यानंतर कुठे झालं का त्यावेळेला सिटी हायस्कूलच्या विद्यमान एक संगीताचा वर्ग आबासाहेब सांबार यांच्या माडीवर चालत होता बर आणि त्या वर्गामध्ये मोरूबाव गोंधळ हे जुन्या पिढीतले गायक होते ते शिकवत असत ते सतरा ते एक बावीस पर्यंत जवळजवळ त्यांनी तिथे वर्ग घेतले त्या तिथे आणि त्या वर्गात मी नित्य नियमाने रोजच्या रोज जात असे आणि साधारणपणे पहिले एक दोन वर्ष त्यांनी आम्हाला शिकवलं थोडी नवीन मुलं जी येतील त्यांना मी शिकवायचं आणि त्याने आम्हाला पुढचं शिकवायचं अशा तऱ्हेचा कार्यक्रम जवळजवळ एकोणीशे बावीस पर्यंत चालला म्हणजे शिक्षण घेता घेता एक शिकवण्याची हो. थोडीशी तयारी व्हावी अशा त्या पद्धतीने त्यांनी शिकवलं बरोबर तर आपलं शालेय शिक्षण जे एक सात वर्षाचं झालं ते सात वर्ष होईपर्यंत गाण्याचं शिक्षण जोडीने चालूच त्यात खंड कधीच पडला नाही संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ हे ठरलेली वेळ असायची दरम्यान एकोणीशे तेवीस सालाच्या सुमाराला कोल्हापूरच्या विश्वनाथ विश्वनाथभाऊ जाधवांचे शिष्य गोडबोले हे कोल्हापूरहून सांगलीला संगीताचा क्लास सुरू करायसाठी म्हणून आले आणि मग शेव तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अशा तऱ्हेची तीन चार वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो पुढे मग मग मोरुबा गोंधळीचा काही संबंध राहिला नाही आणि त्यांच्याकडे त्यांनी काही थोडेसे ख्याल एक चार पाच रागातले ख्याल शिकवले आणि बा त्याच काळामध्ये संबंधी जी पुस्तक प्रसिद्ध विशेष होती ती वाचली त्या काळामध्ये मी विशेषतः भातखंडांनी हिंदुस्थानी संगीत पद्धतीवरती चार वॉल्युम्स लिहिले होते ते मी वाचले त्याच्यानंतर philharmonic society of Western India या नावाची एक संस्था राव बहादूर के व्ही देवल आणि E Clements I C S यांनी सुरू केली होती त्या त्यांनी रागाज ऑफ हिंदुस्तान म्हणून चार व्हॉल्युम्स प्रसिद्ध केले होते ते सगळे इंग्लिशमध्ये होते आणि स्टाफ नोटेशनवरती त्यांनी त्या नोटेशनमध्ये लिहिलेले होते तर ते सगळे मी त्यांचा अभ्यास केला आणि रावबहादूर देवलांचं मार्गदर्शन त्या कामी मला पुष्कळ झालं त्याने स्वतः एक पुस्तक रावबहादूर देवलाने लिहिलं होतं देवल सांगलीतच होत सांगलीच आणि आपण संगीताच्या क्लासमध्ये रेग्युलर जात होतात शिकत होतात शिकवत होतात यामुळे त्यांचा आणि आपला संपर्क आला होय आणि म्हणून त्यांनी पण आपल्याला या बाबतीत मदत केली पुष्कळ मदत आणि अशा रीतीनं आपण फिलहार्मोनिक सोसायटीचे वॉल्युम्स आहेत किंवा भातखंड्यांचे वॉल्युम्स आहेत ही सगळी वाचून काढली आणि याचा माझ्या अंदाजाने आपण शालेय शिक्षण घेत होतात त्यामुळे हे आपणाला सहज शक्य झालं एक सात आठ वर्षाचा काळ हा असा होता साधारणपणे म्हणता येईल की एकवीस ते सत्तावीस पर्यंत असं आपण म्हणू एक सहा सात नंतर काही कॉलेज वगैरे कॉलेज मधलं शिक्षण मी इंटर आर्ट्स पर्यंत दोन वर्षाचं कॉलेजचं शिक्षण घेतलं ते सांगलीतच ते सांगलीतच घेतलं वेलिंग्टन कॉलेजमध्ये घेतलं आणि पुढे सत्तावीस सालानंतर मग पुढे मी सांगितलं की माझी मध्ये दरम्यान एकोणीशे एकवीस साली आई वारली पुढे ज्या आजोबांच्या आश्रयाने मी इथे सांगलीला आलो तेही वारले चोवीस साली पुढे एक घरकट घरट सगळं विस्कटलं सगळं आमचं बरोबर आणि मग कुठेतरी नोकरी करण्याशिवाय तर मला काही राहिलं नाही कारण माझ्या पाठचे दोन भाऊ लहान होते एक त्यावेळेला सहा सहावी सातवीमध्ये काहीतरी होता एक दुसरा तर भाऊ मराठी पहिली तिसरी म्हणजे लहान भाऊ लहान आणि जबाबदारी आली सगळी आली बर मग साठी नोकरीच्या शोधार्थ एक संगीताचा एक क्षेत्र निवडावं अशी त्यागळ ती परिस्थिती नव्हती बरोबर आहे संगीत हा एक पेशा म्हणून आणि करावा परिस्थिती त्यावेळेला मग आपण मग देवलांच्याशी माझा परिचय होता आणि चांगला घनिष्ठ संबंध होता आणि ते त्या फिलार्मिक सोसायटी म्हणून जे मी सांगितली त्याचे ते सेक्रेटरी होते आणि क्लेमेंट्स हे त्याचे प्रेसिडेंट होते तेव्हा साहजिकच त्यांचा परिचय घनिष्ठ होता तेव्हा नोकरी मला पाहिजे असं समजल्याबरोबर त्यांनी ताबडतोब मला एक इंट्रोडक्टरी लेटर दिलं क्लेमेंटच्या नावाने आणि त्यावेळेला ते अहमदनगरला डिस्ट्रिक्ट जज म्हणून काम करीत होते क्लेमेंट्स तेव्हा जी सांगली माझी सुटली ते एकदम थेट मी अहमदनगरला ते देवलांची चिठ्ठी घेऊन गेलो असं आणि ह्या संगीताची बॅकग्राऊंड त्यांना सगळी सांगितली मला नोटेशन वगैरे सगळं येते वगैरे सगळं त्यांच्या कानावर सगळं आल्याबरोबर त्यांनी ताबडतोब मला तिथे गेल्याबरोबर नोकरी मला म्हणजे क्लेमेंट साहेब डिस्ट्रिक्ट आपला संबंध तसा मग आता कोर्टाशी आला म्हणजे नोकरी ही कोर्टात आपली नक्की झाली नक्की झाली अर्थात त्याला संगीताचं हे बॅकग्राऊंड उपयोगी पडलं असं म्हणायला काही हरकत नाही निश्चित होत म्हणजे सुरुवात संगीताच्या सहाय्याने का होईना पण हा एक बदल घडून आला आणि मग आपण आता नगरला गेला बरोबर त्या काळात नगरला नगर हे तसं सांगलीपेक्षा थोडस साधारण लहान मोठा असावं पण तिथे गाण्याचं वातावरण वगैरे कसं होतं आणि आपला गाण्याचा संपर्क तिथे चालू राहिलाच असेल माझं गाणं एकंदरीत मर्यादितच त्यावेळेचं मी ज्यावेळेला शिकून गेलो त्यावेळेची माझी सामग्री तशी मर्यादित होती पण गाणं चालूच राहिलं चालू राहिलं चालू राहिलं कारण प्रमुख आवडीचा भाग होता आवडीचा भाग होता म्हणून राहिलं परंतु अहमदनगरला प्रत्यक्ष गाणं त्यावेळेला माझ्या इतकं सुद्धा गाणारं कोणी नव्हतं म्हणजे संगीताने आपल्याला नगरमध्ये सुद्धा हात दिला दिला आणि आपली आवड असल्या कारणाने तुमचा व्यासंगही तिथे सुरू झाला आपण एक लोकप्रिय गवई म्हणून गायक म्हणून शिक्षक म्हणून यानं त्या रूपानं आपण नगरमध्ये पण प्रसिद्धला यायला लागला होय होय बरं मग पुढे आपलं शिक्षण गाण्याचं चालू झालं का आता सांगतो त्यात वेळेला साधारणपणे पॉप्युलर फ्रंटवरती मला स्वतःला आवडलेले आणि गाणं माझ्या लेवलचं असलेले एक दोन तीन लोक माझ्या समोर नजरेसमोर आले पंडितराव नगरकर ते ज्या तऱ्हेने गात असत किंवा जी एन जोशी तेवढं मला सुद्धा निश्चितपणे मला गाता येईल आणि आपण सुद्धा प्रयत्न का करू नये अशा तऱ्हेची माझ्या मनात कल्पना आली आणि त्यावेळेची माझी आवाजाची तयारी प्रत्यक्ष गाण्याची तयारी याच्यातले मुख्य गुण म्हणजे काय वाढीला लागले एक सुरेलपणा नंतर ताण दाणेदार अगदी व्यवस्थित अशा तऱ्हेची असायची आणि थोडक्या वेळेत का होईना पण मोहकृतीने गाणं एवढ्या पुरती माझी तयारी झाली ती आणि एवढी रेकॉर्डिंगला भरपूर होती मग मी तिथून एक दर शनिवारी पुण्याला जात असे विनायक विनायकबा पटवनांच्याकडे शिकायला जात असे असा क्रम माझा जवळजवळ तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस पर्यंत सुद्धा असा चालू होता आणि त्याच वेळेला मला ही प्रेरणा अशी झाली की आपण रेकॉर्डिंगच्या मध्ये प्रवेश मिळतोय का बघावं अशा तऱ्हेचं त्याच सुमाराला मलाही वाटायला लागलं तेव्हा माझाही परिचय हा पटवर्धन विनायक भवनच्याशी होताच त्याने माझं गाणं गाण्याचा दर्जा त्यातलं हे सगळं पाहिलं होतं तसंच बाल गंधर्वाने मी गाणं ऐकवलं बर त्यांनी गाणं माझं ऐकलं त्याच गोविंदराव टेंब्यांच्याकडे कोल्हापूरला जाऊन त्यांनाही गाणं ऐकवलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आम्ही तर सध्या जे लोक त्यांनी सध्या याचे प्रोत्साहन द्यायचे ठरवले त्याच्यामध्ये मी निश्चित बसेन आणि यशस्वी होईल असं ह्या सगळ्या तिघांनाही वाटलं आणि त्यांनी मला प्रशस्तीपत्र रुपजी हे त्याचे चीफ रेजे चीफ रिप्रेझेंटेटिव्ह एच एम ईचे जे होते त्यांना पत्र दिलं त्यांनी त्यातलं माझ्या अंदाजाने आकाशवाणी किंवा रेडिओ हा एक भाग आणि दुसरा एच एम बी मग आपला संपर्क आधी रेडिओशी आला का एकाच खेपेमध्ये मुंबईला वेळेला गेलो त्यावेळेला ही पत्र रुपजीना दिली आणि दिनकरराव आमेंबल हे त्यावेळेला संगीताचा विभाग आपल्या रेडिओचा सांभाळत असत हे मला माहिती असल्यामुळे त्यांना मी भेटलो त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि एकदम पसंत केलं ज्याला अगदी एकदम म्हणता येईल अशा तऱ्हेचं मला बरं म्हणता येईल आपण जे हे सांगितलं आपण आता आपण रेडिओवरती कशा पद्धतीने गात असाल ते थोडस आपण ऐकूया नाचत ये नाचत रे मोहना ಜನಾಲಾರೇ ಬಾಲಮುಕುಂದ ಬಿಡಲಾಲಾರೇ ಮೋಹನ ಅಂಗಣಿಗೆ ಗಣನೇಳ ಅಂಗಣಿಯೇ ಗಣನೇಳ ಅಂಗಣಿಯೇ ಗಣನೇಳ रेडिओ मध्ये गायला जात असत नगरहून होय तर तो काळ असा होता की रेडिओचं आपल्या देशामध्ये जाळं नुकतंच पसरायला लागलो होतं रेडिओ नुकताच आला होता त्यावेळेला फक्त चार स्टेशन्स होती चार स्टेशन कलकत्ता मुंबई मद्रास ही बस ही तीन स्टेशन त्या काळामध्ये एक रेडिओ एक फार शिस्तीचा असं एक खातं समजलं जात असे कलावंतांच्या दृष्टीनं ते प्रोत्साहन देणार असोत तर आपल्याला असे काही अनुभव आले का तिथे साधारणपणे मला वाटतं मी रेडिओ टी माझा पहिला प्रोग्राम झाला तो चोवीस डिसेंबर तेहतीसला झाला आणि बुखारी साहेब हे सदतीसच्या सुमाराला आले असावेत असं मला वाटतं म्हणजे मी रेडिओ टी गायला लागून एक दोन तीन वर्ष मला झाली होती आणि ते प्रत्येक कलावंत लहान असो मोठा असो त्याचं गाणं स्वतः ऐकत असत आणि त्याच्या गाण्याबद्दलचं मोजमाप त्यांनी स्वतः केलेलं असे आणि अशाच एका प्रोग्रामला मी गेलो असताना मी त्यांना सांगितले की बाबा या मला फी फक्त वीस रुपये ते देतात आणि त्याच्यात अहमदनगर ते मुंबईचं सव्वा दोन रुपये भाडं एका वेळेचं तिथला व्हिक्टोरियाचे बाराणे पडायचे आणि सगळं करून मला एक जेमतेम अर्धा रुपये शिल्लक राहतात तेव्हा हे त्यांना दुर्दैवी कहाणी त्यांना सांगितल्यावर पटली त्यांना एकदम पण ते मनाचे इतके चांगले होते की ते म्हणाले मला फी वाढवणार काही मी स्वतः वाढवू शकत नाही पण मी दिल्लीला डायरेक्टर जनरलला लिहितो पत्र तुमच्या बाबतीमध्ये असं ते मला म्हणाले आणि ते नुसतंच बोलून थांबले नाही तर त्यांनी लगेच दिल्लीला लिहून माझी फी वाढवून पस्तीस रुपये केली आता याच्याच बरोबर आपण ग्राउंड फोन रेकॉर्ड्स कंपनीमध्येही आपण पत्र दिलेली होती हो. तर तिथेही आपल्या रेकॉर्ड निघायला सुरुवात झाली असेल किती रेकॉर्ड निघाला एकंदर माझ्या एकंदर जुलै चौतीस ला पहिलं रेकॉर्ड निघालं आणि प्रोग्राम रेडिओचा डिसेंबर तेहतीस ला झालाय टेनिस होत रेकॉर्ड अशा रेकॉर्ड माझी पहिल्यांदा जुलै चौतीस ला पहिल्यांदा रेकॉर्ड किती निघाला रेकॉर्ड अशा रेकॉर्ड एकंदर चाळीस रेकॉर्ड निघाला म्हणजे ऐंशी गाणी ऐंशी गाणी रेकॉर्ड गाणी रेकॉर्ड झाली मग ही ऐंशी गाणी होत असताना ग्रामफोन कंपनीत सुद्धा काही संगीतकार जे होते त्यांचा काही तुम्हाला उपयोग झाला कुणी मदत केली का वगैरे अशी काही उदाहरणार्थ रुपजी आहेत रुपजी त्यांचं होते आणि सामान्यतः काय असे रेकॉर्डिंगच्या वेळेला की एखादा आर्टिस्ट त्यांचा स्टार आर्टिस्ट म्हणून जर कोणी झाला तर त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला रुपजी स्वतः उभे राहायचे स्वतः ता लय वगैरे धरून त्याला उत्तेजन द्यायचे अशा तऱ्हेचं मी पहिला दोन तीन वर्षातच स्टार आर्टिस्ट बनलो त्यावेळेला ते एक दोन वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला ते माझ्या समोर तिथे येऊन मला त्यांनी प्रोत्साहन वगैरे दिलं मलाही बरं वाटलं थोडंसं मार्क्स वाटलं नंतर पुढे जी एन जोशी काही दिवस ते एच एम बीच्या कंपनीत नोकरीला हो. लागले ते एका रेकॉर्डिंगच्या हजार होते त्यांनी प्रोत्साहन त्यांनी प्रोत्साहन दिलं अशा तऱ्हेचं एक रेकॉर्ड चालू होतं त्याच्या त्यांच्या मिस्किलपणाचं एक उदाहरण त्यांचं सांगता येईल राहाव ही तशी सगळं सज्जावरी डोळे भरून पाहू दे जरा तरी अशा तऱ्हेचं एक रेकॉर्ड भावगीताचं होतं आणि ते रेकॉर्ड मी गात होतो माझं सामान्यतः पिंड माझा स्वरलक्षी आहे भावलक्षी नाही म्हणजे त्या गीतात भाव काय आहे आणि काय याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कधी फारसा विचार मी करीत नसे स्वर किती चांगले काय आहेत हे मी बघत असे म्हणून मी ते स्वरामध्ये गुंगवून मी ते रेकॉर्ड देत होतो तेव्हा जे जोशी मला मध्येच म्हणाले अहो राणे तुमच्या टोपीचा अँगल जरा तिरका करा आणि सज्जावर उभी असलेली तरुणी कोणती छान तुमच्याकडे भक्ती असं लक्षात घ्या आणि तिच्याकडे पाहून म्हणा म्हणजे मग बघा बरं तुमच्या रेकॉर्डमध्ये कसा रंग भरतोय ते अरे वा असं ते म्हणजे एक एक हे चांगलं आहे की त्यावेळेस रूपजी किंवा हे लोक प्रत्यक्ष नव्या कलावंताला मदत करत असत आपण आता एक तुमचं एक आणि एक असं एक मराठी गीत आपण ऐकूया विष्णहासने भासले कथा फुलले मधुर जादुने फुलले मधुर जादुने फुलले मधुर जादुने दश दिशात कोलले साधारणपणे आपणाला आता एक गायक म्हणून मान्यता मिळालेली होती आणि रेकॉर्ड्सच्या थ्रू किंवा रेकॉर्ड्सच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी बरीच झाली होती तर लोकांच्या दृष्टिकोनातून कधी तुम्हाला असा अनुभव आला का की तुम्ही गेलात आणि लोकांना एकदम वाटलं अरे हे एवढे मोठे गायक आले किंवा तुमच्या एखाद्या गाण्यावरून एखादा काही प्रसंग तुम्हाला आलेला आठवतो का आठवतो मी सांगतो त्या एच एम व्हीच्या कंपनीमध्ये मी एका रेकॉर्डिंग सेशनला गेलो होतो त्यावेळेला त्याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये माझं एक रेकॉर्ड झालेलं गाणं त्या सॅम्पल म्हणून कंपनीमध्ये आलेलं होतं आणि ते कसं काय आले ते मी ऐकत उभा होतो तर माझ्या मागे सुंदराबाई ज्या लोक लोकप्रिय गायिका हा प्रख्यात गायिका होत्या त्या उभ्या होत्या पण ते मला काही माहित नव्हतं माझं रेकॉर्ड वगैरे सगळं ऐकून झालं तेव्हा पण त्यांनी मला विचारलं कोणी गायलं होय तर मी म्हटलं मीच गायलंय तर काय किती छान गायला तो आणि पण त्यांना काय एकंदरीत त्या विसंगती माझ्या पोशाखाची त्या गाण्यातल्या आयटीची विसंगती त्यांना वाटली माझा पोशाख म्हणजे पूर्वीच्या कारकुनीचा ठरलेला एक धोतर कोट टोपी एवढा आणि फ्रेंच कटच्या मिशा थोड्याशा एवढा असायचा त्यांच्या मनात कल्पना असेल की हा इतका चांगला गाणार आहे तेव्हा साधारणपणे हा मूस मुंडा कुणीतरी असेल <laughs> आणि तो उघडं भांग पाडलेला आणि त्याचं जरा पाहिल्यावर कुतूहल वाटलं असेल वाटलं असेल त्यांच्या मनात असेल पण सुंदराबाईंनी त्याची दखल घेऊन आपणाला काही गोष्टी सांगितल्या किंवा एक आश्चर्य व्यक्त केलं फार चांगला चांगला अनुभव चांगला येतो आता रेकॉर्ड्सच्या माध्यमातून आपण इथपर्यंत आलात तोपर्यंत नोकरीचा कालावधी आपला संपत आला होता आपण रिटायर केव्हा झाला मी रिटायर झालो एकोणसाठ साली रिटायर झालो बर आणि नगरून मला माझ्या कामामध्ये नगर ज्या ज्याच्यासाठी मला नोकरी मिळाली ते नोकरी माझं मुख्य ध्येय असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कसूर न करता मी अत्यंत मन लावून सगळी कामं शिकलो आणि त्या कामामध्ये मी प्रावीण्य मिळवल्यामुळे माझी पहिली बदली प्रमोशन होऊन कारकुनी ज्याच्यात एक शिरसेदार किंवा क्लार्क ऑफ दी कोर्ट म्हणून एक जागा असते त्या जागेवरती माझं प्रमोशन मला मिळालं आणि ते अहमदनगरहून सुटून मी एकोणपन्नास साली कोल्हापूरला आलो बर त्या बदलीमध्ये आणि प्रमोशनवर आलो तिथून मग अर्थात सांगलीला मी काही दिवस कोल्हापूरून बदलून आलो घेऊन पुण्याला गेलो आणि पुण्याहून मी एकोणसाठ साली नोकरीतून निवृत्त झालो म्हणजे आपला कोर्टाचा संबंध नोकरीच्या दृष्टिकोनातून संपला संपला तिथे गाणं चालू होतं गाणं चालू होतं ग्रामोफोन रेकॉर्डच्या दृष्टिकोनातून आपला आता पुढे रेकॉर्ड वगैरे निघणं साधारण कमी झालं बघ त्याचं आता नेचर काय असतं एक स्टाईल एक प्रत्येक आर्टिस्टची ठरलेली असते ती एकदा लोकांच्या समोर आल्यानंतर कायमचीच तशी कडेपर्यंत रेकॉर्ड खपतील असं काही नाही त्यांना बरोबर आहे नंतर मग आपल्या आयुष्याला काय वळण लागलं तिथे एकोणसाठ साली मी रिटायर झालो तर गायक म्हणून मी प्रसिद्ध सगळीकडे मला घरोघरी माझी हो, होती झालेली आणि त्याच्या निमित्ताने त्या एक वर्ध्याला एक अशा तऱ्हेची नोकरीची एक ऑफर होती वर्धा या ठिकाणी मी तिथून गेलो तर तिथे त्यांना अशा तऱ्हेचा एखादा शिक्षक त्यांच्या महिला आश्रम की त्या संस्थेचं नाव आणि गांधीवादी तत्वावरती चाललेली संस्था विनोबा भाव्यांचं मार्गदर्शन लाभलेली अशा तऱ्हेची संस्था ती होती बेचाळीसच्या लढ्यामध्ये सारखे स्त्रियांची संस्था ती होती तर अशा संस्थेमध्ये डायरेक्ट शिक्षक जो गाणं शिकवेल आणि ऑफिस सांभाळेल अशा दोन्ही दुहेरी भूमिका दुहेरी भूमिका करणारा एक त्यांना मनुष्य पाहिजे होता म्हणजे आपण अशा तऱ्हेनं वर्ध्याला स्थायी झालात बरं अर्थात वर्ध्याला आपण होतात रेडिओशी संपर्क आपला चालू असेल गाणी चालू होते बरोबर गाणी चालू होते मनुष्य कलाकार गेला की त्या त्या कॅनरा रिजन मध्ये बरोबर एक शिक्षणाचं नवीन एक क्षेत्र आपल्याकरता आता आलं कारण आपण संगीत शिक शिकवायला लागलात महिला श्रमामध्ये माझ्यावर जबाबदारी ती एक होती त्या संगीत अध्यापनाचं काम सुद्धा त्यावेळेला मला तिथे मिळालं पुष्कळ सगळा अनुभव मिळाला आणि आपल्या अखिल भारतीय गांधी महाविद्यालय मंडळाशी माझा एक परिचय होता तेव्हा मला असं वाटलं की आपण तिथे केंद्र चालू करावं आणि ते संलग्न करून घ्यावं संस्थेशी म्हणून मी करून तेव्हापासून मी एकोणीशे एकसष्ट पासून ते आतापर्यंत मी केंद्र केंद्र चालवते केंद्र चालक म्हणून मी काम करतोय आणि माझे विद्यार्थी बसवत आहेत चांगल्या रीतीने पास वगैरे होतात तर त्या दृष्टीने मला अनुभव चांगला मिळाला तो त्याचं क्रेडिट मला त्या महिला मला द्यायला पाहिजे बरोबर क्रेडिट म्हणण्यापेक्षा असं आहे की किती आयुष्याला लागले तरी संगीताने की आपली पाठ सोडली नाही किंवा आपण संगीताची साथ सोडली नाही नाही, नाही. बरं चांगलं आहे आज आपण आता नव्वद वर्षापर्यंत आलेला आहात बरोबर आहे तर शालेय शिक्षणात जे आपल्याला गाण्याचं वेळ लागलं किंवा गाण्याचं जे वेळ होतं ते आजपर्यंत आपण ते टिकवून धरलेलं आहे रेडिओत आपण पन्नास वर्ष गायलात आणि स्वेच्छेनं आपण त्याच्यात सुद्धा एक म्हणजे मुख्यतः काय असतं की प्रत्येक कलावंताला असं वाटतं की आपण रेडिओनी दरवाजे बंद करे तोपर्यंत आपण गातच राहावं आणि प्रोग्राम नाही दिले की त्यांना विचार होता प्रोग्राम आम्हाला दिला नाही पण मी निर्णय माझ्या मनाने घेतला होता की पन्नास वर्ष आपण गायलो पुष्कळ झालं समाधान झालं कुठल्याही रीतीचा माझ्या गाण्यात दोष निर्माण झालेला नव्हता की आवाज कापणं किंवा बेसूर होणं तेव्हा मी स्टेशन डिरेक्टरनं सांगितलं की पन्नास वर्ष मला या त्र्याऐंशीच्या डिसेंबरमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा मी स्वेच्छेने निवृत्त व्हावा अशी माझी इच्छा आहे फार मोठा काळ गाण्याच्या ह्याच्यातलं गेलेला आहे तर आज आपल्याला आता नव्वदावं वर्ष संपून एक्क्याण्णव लागत आहे तर मागे वळून पाहताना आपल्याला काय वाटतं आता एक पारिवारिक दृष्टीने आपण मला सांगता येईल की आपण साधायचं काय असतं की संसार उत्तम चालवला मुलं बाळ झाली संसार झाला तर तशा दृष्टीने सांगायचं झालं तर एक पत्नी वारून माझी सहा एक वर्ष झाली तो एक वियोग प्रत्येक संसारी माणसाच्या जीवनामध्ये मोठा दुःखद प्रसंग असतो परंतु त्याच्यावरती आपल्याला विवेकानेच वागून त्या त्या संकटातून दुःखातून पार पाडावा लागतो तसं मी केलं आणि मला माझा परिवार म्हणजे तीन मुली आणि एक मुलगा तिन्ही मुलींचे लग्न चांगल्या सुस्थितीत्या पडलेले आहेत सुखी आहेत माझा मुलगाही महाराष्ट्र बँकेमध्ये ऑफिसर म्हणून निवृत्त झाला आणि नंतर मग त्याच्या सुद्धा एक त्याला घर वगैरे सगळं एखादं नीट व्यवस्थित लावून द्यावं या कल्पनेने त्याची व्यवस्था मी केली आणि पुढे आपल्यापासून कोणाला उपद्रव होऊ नये या कल्पनेने एका सांगलीच्याच वृद्धाश्रमाचा आश्रय मी घेतला आणि एकंदरीत संन्यस्त वृत्ती आणि अलिप्त वृत्ती मनामध्ये ठेवून सध्या माझी कालक्रमणा चालू आहे छान चांगला आहे असं आहे की नव्वद वर्षाचा कालखंड हा काही आयुष्यातला लहान नव्हे आणि त्या काळामध्ये आपण इतक्या चिकाटीनं शिस्तीनं आपण जे काही आपलं आयुष्य घालवलं त्याचा आजही आपल्याला उपयोग होतो आहे आणि आपली कालक्रमणं आणि संगीताची सेवा ही चालू आहे या नवीन पिढीकरता हे अतिशय असं चांगलं असं आहे की ज्याच्यातून त्यांना बरीचशी प्रेरणा घेता येईल आपण काय आपण एवढी प्रार्थना करूया परमेश्वराजवळ की आपण शतायुष्य शतायु व्हावं आणि अजूनही संगीताची सेवा किंवा जे काही जमत असेल तर करत राहावं सर्वांच्या तर्फे मी आपलं अभिनंदन करतो